नारायण हरी प्रवचन क्रमांक पंधरा आणि ते प्रवचन भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायातल्या श्लोक चौदा ते बावीस यावर आधारित असेल ते श्लोक काढा ग्रंथ पुढे ठेवा आपण बघितलं धर्मा पुनसाम विश्वक्सेन कथा न उत्पादयेदिरतीम यदिरतिं श्रम एव हि केवलम विश्वक्सेन कथा विश्वक्षेन विश्वक्सेन म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवानच्या श्रीकृष्णांच्या कथांच्या श्रवणाने जर ते भगवान धर्माच्या अनुष्ठानाने किंवा भगवंतांच्या कथांच्या श्रवणाने भगवान हृदयामध्ये येऊन अनुष्ठित उपस्थित होता आणि तसं नाही झालं तर ते सर्व केवळ धर्माचरण हे श्रम होत असं आठव्या श्लोकात म्हटलेलं आहे आणि म्हणून म्हणून काय म्हटलेलं आहे तस्मात हा चौदावा श्लोक तस्मात एकेन मनसा भगवान सात्वतांपतीही श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा म्हणून एकाग्र मनाने या शब्दाला महत्व आहे एकाग्र मनाने भगवद्वत्सल भगवंतांचेच निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे श्रवण केले पाहिजे माहिती आहे भगवंतांच्या कथा भगवंतांच्या लीला भगवंतांचा अवतार कार्य हे केलं पाहिजे श्रवण हे मान्य आहे कीर्तन जे कीर्तन म्हणजे संकीर्तन भगवंतांची कीर्ती गायली पाहिजे मान्य आहे भगवंतांचं ध्यान केलं पाहिजे मान्य आहे भगवंतांचं पूजन करायचं म्हणजे काय भगवंतांचं पूजन हे दिवसातून काही काळ होऊ शकतं मी ज्याला पूजा म्हणतो त्या अर्थानं जर तो घेतला शब्द तर परंतु पूजन म्हणजे सतत मी कामधंदा सोडून पूजनच केलं पाहिजे का का माझ्या कामाला माझ्या कर्तव्याला माझ्या धर्माचरणाला मी पूजन म्हटलं पाहिजे मी तुम्हाला उदाहरण दिलं बँकेमध्ये होतो बँकेमधलं उदाहरण दिलं दोन क्लार्क कसे वागतात आणि त्यामुळं एका कृत्यामुळं एका क्लार्कच्या आजोबा प्रसन्न होतात त्यांना आनंद होतो आजोबा प्रसन्न होतात म्हणजे त्यांच्या हृदयातील भगवंत प्रसन्न होतात ही भगवंतांची पूजाच होय त्यामुळं मी जे काम करतो मला सांगा स्वयंपाक कुणी येणार म्हणून आपण स्वयंपाक चांगला करतो सागर संगीत स्वयंपाक करतो स्वयंपाकाची सुद्धा टेबलावर मांडणी करताना त्याची रंगसंगती किंवा त्याची रचना आकर्षक करतो अगदी गाजराला आकार देतो टोमॅटोला आकार देतो हे सगळं कशा करता करतो हो कशा करता करतो सामान्यपणे सामान्यपणे जे येणार त्यांनी चांगलं म्हणावं या हेतूने मी सगळं सुशोभन करतो परंतु मनात कधी भगवंतांना प्रसन्न वाटावं आणि भगवंत त्या जेवणाच्या पदार्थांच्या सेवनाने प्रसन्न व्हावेत या उद्देशाने मी स्वयंपाक करतो का मला एक प्रश्न पडतो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या भगवंतांना प्रसाद दाखवल्याशिवाय दिल्याशिवाय नव्हे हां भगवंतांना आपण प्रसाद केवळ दाखवतो बघ म्हणतो हे काय भगवंतांना भोग चढवणं झालं का भगवंतांना भोग चढवताना मी शेवयाची खीर ठेवली शेवयाच्या खिरीचा प्रसाद भगवंतांना भोग चढवला आणि त्याच्यानंतर मी जेवायला लागलो जेताना माझ्या लक्षात आलं की त्या खिरीमध्ये साखरच घातलेली नाही आता अशी खीर मी भगवंतांना वाढलेली भगवंतांना भोग म्हणून चढवलेली चालेल का मग समजा मी कसा पदार्थ झालाय हे बघण्यासाठी एक कणभर एक चमचाभर थोडीशी खीर किंवा प्रत्येक पदार्थ थोडासा जिथे खात्री नाही अशा ठिकाणी मी चाखून बघतो का आधी शबरीनं बोरी बोर उष्टी करून दिली कशा करता तस व मी शेवयाची खीर केलेली आहे मी श्रीखंड केलेला आहे त्याच्यात घातलं का वेलदोडा त्यामुळं त्याची चव वाढते का विसरले हे बघायसाठी मी श्रीखंड एक अर्धा चमचा खाऊन बघितला तर काय बिघडलं काय बिघडलं नव्हे हे करायलाच पाहिजे आणि ही स्वयंपाक करतानाच्या कृतीनं भगवंतांची केलेली पूजा होय अशा दृष्टीने मी जर प्रत्येक गोष्टीकडे बघितलं आणि माझा धर्माचरण असं जर ठेवलं तस्मात एकेन मनसा भगवता भगवान सात्वतांपतीही श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा चौदावा श्लोक आता याचं फल काय हो फल काय फल सांगितलेलं आहे धर्म अर्थ काम मोक्ष हे त्याचं फल सांगितलेलं आहे परंतु धर्माचं अर्थ हे फल आहे का अर्थाचं फल काम हे फल आहे का आणि मोक्ष हे तरी फल आहे का हो संत लोक मोक्ष नको म्हणतात मोक्ष नको म्हणतात मग काय मागतात संत लोक भक्ती मागतात भगवंता तुझी तुम्हाला भक्ती मी मला प्रश्न विचारतो भक्ती म्हणजे काय माझी कल्पना आहे काय कल्पना आहे हो तुम्हाला जर भक्ती खरंच बघायची असेल भक्त कसा वागतो भगवंतांच्याकडं कसा आणि किती आकर्षित होतो भगवंतांच्यावर भक्ताचं खरं प्रेम किती असतं हे जर बघायचं असेल अत्यंत प्रामाणिकपणानं काही करू नका पंढरपूरला वारीच्या वेळेला बसने जा चालत सुद्धा जाऊ नका रस्त्यावरती उभे राहा आणि वारकरी लोक पंढरपूर आल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं अत्यंत ओढीने आर्ततेने जे पळत सुटतात त्यांना धीर धरवत नाही हे जे त्यांचं पळणं आहे आतल्या अंतर्मनाला लागलेली ओढ शांत करण्यासाठी जे ते पळत सुटतात त्यांना राहवत नाही हे जे पळणं आहे हे खरं भक्तीचं लक्षण आहे आपण एरवी वाट पंढरपूरला जातो वाडीला जातो अनेक ठिकाणी जातो काय भावना असते आधी वाडीला गेल्यानंतर माझा तरी अनुभव आहे पहिल्यांदा आपण चहा घ्यायचा एकदा फ्रेश होऊ तोंडावरनं पाणी फिरवू आणि मग दत्ताच्या देवळाच्या दर्शनात जाऊ पंढरपूरला आधी गेल्यानंतर जेवणाची सोय काय राहण्याची सोय काय आणि मग बाकीचं सगळं हे भगवंतांच्या भक्तीचं लक्षण नव्हे झालं दर्शन तर ठीक आहे नाहीतर कळसाचं दर्शन घेतलं का जाताना मला वेळ लागणार आहे हे माहीत नव्हतं परत यायची इतकी घाई आहे ही भगवंतांची पूजा आहे हे श्रवण आहे हे मनन आहे हे चिंतन आहे आणि ही भक्तीची ओढ लागणं हे या धर्माचरणाचं खरं फळ आहे आणि ते इथं म्हटलेलं आहे सतराव्या श्लोकात बघा शृण्वताम स्वकथाम कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृद्यंतस्थो ह्यभद्राने विधुनोती सुरुत्सताम काय म्हटलेला आहे अर्थ भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्हीही पवित्र करणारी आहेत संतांचे सुहृद भगवान आपली कथा ऐकणाऱ्याच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्याचा अशुभ वासना नष्ट करतात प्राणायाम करतो मी माझ्या प्रत्येक वायू नळ्यांमध्ये जो आहे श्वास श्वासनलिका अन्ननलिका आणखी सगळ्या नळ्या यामधून जो रक्तप्रवाह होतो या नळ्या प्राणायामाने शुद्ध होतात प्राणायामानी आणि त्या शुद्ध नळ्यांमधून जर वायू वाहू लागला तर जो नाद ब्रह्मरंध्रामध्ये ऐकायला येतो माझा मला तो अनाहत नाद आणि तो अनाहत नाद अमृताच्या पेक्षा सुद्धा सुंदर आहे मधुर आहे ऐकायला गोड आहे याचा अनुभव मला नाही तर असा अनुभव जर येत असेल भगवंतांच्या कथांच्या श्रवणाने किंवा तो येतो का मी तितक्या आर्ततेने भगवंतांच्या कथा ऐकतो का श्रवण करतो का वाचतो का शृण्वताम स्वकथाम कृष्ण भगवान श्रीकृष्णांचे यशाचे श्रवण <laughs> आणि कीर्तन दोन्ही पवित्र करणारी आहेत संतांचे सुहृद भगवान आपली कथा ऐकणाऱ्याच्या हृदयात येऊन स्थिर होतात ही हे त्या धर्माचरणाचं फळ आहे नष्टप्रायेषु भद्रेशु नित्यम भागवत सेवया उत्तम श्लोके भक्तीर्भवती नैष्ठिकी हे धर्माचरणाचं फळ आहे काय म्हटलेलं आहे श्रीमद भागवत किंवा भगवत भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळ अशुभ वासना अशा प्रकारे नष्ट होतात तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थानी प्रेम निर्माण होते हे धर्माचरणाचं फळ आहे अहो बाकी काय हे अर्थ काम मोक्ष हे वायफळ आहे खरं फळ काय आहे भगवंतान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होणे आणि त्यामुळं काय होतं भेद्यते हृदय ग्रंथी छेद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माने दृष्ट एवात्मनीश्वरे हृदयात आत्मस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते हे खरं फल आहे कर्मबंधन क्षीण होते परत येणे नाही यदगत्वा न निवर्तनते तद्धाम एकदा त्या धामाला गेलं परत येणं नाही हे फळ आहे आणि ते जे फळ आहे ना हे जे म्हटलेलं आहे इथे ना अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया याचा जो अनुभव आहे ना तो काहीतरी दिव्य आहे अज्ञानाचा नाश हा अनुभव काहीतरी दिव्य आहे आणि तो भगवत कथांच्या श्रवणाने धर्माचरणाने चिंतनाने मननाने येतो आणि हे सर्व करण्यासाठी मला किंवा तरुणा तुम्हाला संसार सोडा असं म्हटलेलं नाही संसार मला सांगा इतकी इतकी इतकी उत्तम आणि सुंदर हिंदी गाणी आहेत काला चष्मा हिंदी गाणं आहे मी का ऐकलं माझा नातू आणि माझा मुलगा गाडीत लावतात आणि मोठ्या आवाजात ऐकतात आनंद आहे पण हे ऐकताना गाडी चालवताना गाडीला ऍक्सिडेंट होत नाही आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणताना मात्र गाडी नीट चालव हे काय प्रकार आहे विष्णू सहस्त्रनाम का ऐकायचं नाही गाडी चालू करताना गाडी चालू असताना त्यानं म्हणे ऍक्सिडेंट होतो आणि काला चष्मा ऐकून होत नाही याला भक्ती नाही म्हणत हे करा हे करायसाठी भगवंतांच्या कथा श्रवण करण्यासाठी चिंतन करण्यासाठी धर्माचरण करा एवढं या विषयाचं महत्व आहे हे आपण थोडासा राहिलेला भाग होता या अध्यायातला या दुसऱ्या अध्यायातला तो आपण विषय पूर्ण केला अशा दृष्टी आणि एक गोष्ट अत्यंत थोडक्यात सांगतो सर्व काही गोष्टी सर्व श्लोक सर्व विषय भागवताच्या या प्रवचनात सांगितले जाणार नाहीत हा विषय चिंतनासाठी आहे आणि या चिंतनाच्या आधाराने आपण आपल्या मनात आपला तो विषय स्फुरावा चिंतन करावं विस्तार करावा समजून घ्यावा हे एवढं मागणं आहे या दृष्टीनं आपण प्रवचनाकडं बघा भागवताकडं बघा ग्रंथ समोर ठेवून वाचा आणि त्याचा आनंद घ्या कुठंपर्यंत मोक्ष मिळेपर्यंत भगवत प्राप्ती होईपर्यंत अशा दृष्टीनं या इथं आपण अल्पविराम घेऊ आता मात्र ह्याच्या पुढच्या प्रवचनात भगवंतांच्या अवताराबद्दलचा पुढचा अध्याय आहे त्यावर विवेचन करू श्रीहरी नारायण हरी